की श्रीमद भागवत महापुराण स्कंध दहावा अध्याय सत्ताविसावा श्रीकृष्णाला अभिषेक ओम नमो भगवते वासुदेवाय श्री शुकदेवजी सांगतात गिरी तो धारिता कृष्णे रक्षिले जीव सर्वते गोलोक कामधेनूनी स्वर्गीचा इंद्रपातला लज्जित जाहला इंद्र कृष्णाला द्वेषिल्यामुळे एकांती गाठीला कृष्ण चरणी शिर टेकिले कृष्ण प्रभाव पाहोनी इंद्राचा गर्व नष्टला न गर्व तिन्ही लोकांचा हात जोडून बोलिला इंद्र म्हणाला तुझे असे रूप विशुद्ध सत्व निशांत ज्ञानोमय मुक्त ऐसे माया तुझी ही दिसते जगी की अजान त्याना गमते खरीच देहादिकाचा नच स्पर्श तू ते तुला न क्रोधो अनदोष तैसे अज्ञान सृष्टी नच स्पर्शी तू ते रक्षावया धर्मची तू जहाला जगत्पितानी गुरुस्वामी तूची तू रूपी जगीचा नियंता त्या भक्त कार्यार्थ तुझा अवतार दंडोने गर्व्या करीशी लिलाया ईशत्व गर्वो ममची परिजा त्यजोनी त्याला तुझ जे पहाती नी भक्ती मार्गे भजती तुला ते दुष्टार्थ तू दंड ही घेसी हाती ऐश्वर धुंदे अवमानिले मी शक्ती तुझी ही नवती कळाली क्षमा करावी अपराधी आसी अज्ञानी दुष्टो न शिकार व्हावा असुर सेनापती माजले ते त्यांच्याची दंडा तव कृष्ण रूप वधो नित्याना मग मोक्ष देसी जे भक्त त्यांना हरिरक्षिसी तू नमी मी भगवंताला सर्वात्मा वासुदेवला यदूंचा स्वामी तू एक नमो रे भक्तवत्सला स्वतंत्र असशी तू तो स्वेच्छेने देहधारिशी विशुद्ध ज्ञानरूपी तू आत्मा राम नमो नमः मला भारी माझ्या यज्ञास त्यागिता व्रजते मारण्या इच्छे वृष्टी मी बहुवर्षिली परी अनुग्रहो पूर्ण केला तू मजला असा स्वामी तू गुरुनी आत्मा नमितो तुझ मी पुन्हा श्री शुकदेवजी सांगतात कृष्णाची स्तुती ही ऐशी देवेंद्रे गायली तदा आसुनी मेघनादाने इंद्रासी कृष्ण बोलला श्री भगवान म्हणाले इंद्रा तू माजता तैसा यज्ञ मी मोडिला असे आता तू नित्य ते ध्यान लावोनी मजला स्मरी ऐश्वर्ये माजतो त्याला नकळे काळ रूप मी श्री मी असतो नित्य कृपे धन नाशितो इंद्रा कल्याण हो सारे जा आता पाळी बोधा गर्वना ना करी तू तेव्हा न ओलांडी सीमा कधी आज्ञापिता असे कृष्ण सवत्स कामधेनुती पातली वंदिता कृष्णा वदली बोल हे असे कामधेनु म्हणाली कृष्ण कृष्ण महायोगी विश्वात्मा विश्वसंभवा विश्वाचा रक्षिता तूची सनाथ अजिमी असे पूज्य देवा जगन्नाथा आमुचा इंद्र तू चिरे द्विजगो देवता साधू यांचा तू इंद्र हो आता ब्रह्माजी प्रेरणे आम्ही गायी इंद्रची मानुनी तुझला अभिषेकी तो हरिशी पृथ्वी भारतो श्री शुकदेवजी सांगतात श्री कृष्णा बोलता ऐसे सुरभी अपुल्या दुधे आणि ऐरावते ख गंगा जल आणुनी देवर्षी सहयानी श्रीकृष्णाला अभिषेकिले गोविंद नाम हे त्याने कृष्णाला ठेविले असे तैनारद नारद तुंबर सिद्ध आणि गंधर्व विद्याधर हेही होते मी लोकपाले स्तुती गायली नी मी अप्सरानी बहुनृत्य केले त्या श्रेष्ठ देवे सुमवृष्टी केली नी कृष्ण देवा स्तुती गायली ती त्रिलोक हर्षी बुडले पहाते गोस्तन्य दुग्धे भिजली धराही नद्याना रसते आले मधुधारा तरुतुनी औषधी अन्न पृथ्वीशी पर्वती रत्न पातले परीक्षिता अभिषेक कृष्णाला जाहला तदा क्रूरही प्राणिते वैर सांडोनी राहू लागले इंद्रनी धेनुने ऐसे गोविंदा अभिषेकले संमती घेऊनी गेला गंधर्वासह तो इति भागवती महापुराणी पारमहंसी संहिता विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर सत्ताविसावा अध्याय हरिओम तत्सत कृष्णार्पणमस्तू